श्रीराम समर्थ पंचिका दहावी समास दुसरा जीवनमुक्ती लक्षण जीवनमुक्तीचे श्रवण सर्वांनीच करावे ते सर्वांनाच उपयोगी आहे पशुखेरीज दुसरा कोण मानवप्राणी त्याचा अभ्यर करील जीवनमुक्तीच्या स्थितीच्या श्रवणाने ज्ञात्याला आणि अतिशय आनंद होतोच पण साधकाची सुद्धा मननसंपत्ती दृढ होते मुमुक्षुला वाटते ही चिन्हे आपल्याला कधी प्राप्त होतील त्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी साधनांच्या ठिकाणी जो नित्य नवी श्रद्धा बाळग साधकांच्या ठिकाणी तो नित्य नवी श्रद्धा बाळगत जातो बद्धानी जर ती ऐकली तर त्यांना क्षणभर पश्चाताप वाटू लागतो आणि त्यांना सुद्धा पश्चातापामुळे मुमुक्षा उत्पन्न होते जर हठयोग्याने जीवनमुक्तीची स्थिती ऐकली तर स्वतःला जीवनमुक्तीच्या अनुभवाला अंतरल्यामुळे त्यांना दुःख होते आणि ते म्हणू लागतात इतके दिवस आपण उगाच कष्ट उपसत होतो असो हा सर्वांचाच विषय आहे मुमुक्षू साधक यांना हाच एक मार्ग आहे जीवनमुक्तांचा याच अवस्थेत संचार असतो म्हणून त्याचे स्वरूप ऐका साधक आणि सिद्ध यात भेद नाही साधक कार्य करत असतो त्याचा तो छंद असतो आणि सिद्ध हा निसंशयपणे निर्द्वंद्व स्थितीत असतो त्याची सर्व तळमळ नष्ट होऊन तो सर्व काळ आनंदाने डोळत असतो तिन्ही अवस्थांमध्ये त्याच्यावर समाधी सुखाचे कल्लोळ दाटत असतात आत्मा परिपूर्ण ब्रह्म असून त्याच्या ठिकाणी समाधी कसली आणि उत्थान कसले आपण त्याहून भिन्न असतो तर असे अवस्थाभेद झाले असते आता काही करणे नाही की धरणे नाही पाहणे नाही की ऐकणे नाही चालणे नाही किंवा बोलणे नाही काहीच क्रिया नाही निद्रा नाही आहार नाही स्वप्न नाही की जागृती नाही बसून राहणेही नाही अथवा व्यापार करणेही नाही काहीच नाही इंद्रिये विषय देवता आता भिन्न कशी असतील अंतःकरण सगळे प्राण हे सगळे एकत्र येऊन एकरस झालेले असतात अलंकार मुशीत आठवले नाहीत तोपर्यंत वेगवेगळे वाटतात पण अग्नीच्या संपर्काने ते आटवले की सगळेच सोने होऊन जाते जेव्हा ते अलंकार स्वरूपात येतात तेव्हाही त्यांच्यात अंतर्बाह्य सोनेच असते सोन्याला अलंकार असे म्हणणे म्हणजे नामरूपांचा शब्दाने बोलण्याचा प्रकार होय म्हणजे वाचारंभपण हे सर्व माझ्या अस्तित्वाने व्यापले आहे माझ्या स्फुरणाने ते सर्व मला दिसत आहे माझ्या वाचून त्यांना वेगळे अस्तित्व कसे येईल मीच नेहमी असणारा असून देह घर इत्यादीने मी बंदिस्त होणारा नाही मी त्यांच्या पलीकडचा आहे मी शुद्ध बुद्ध आणि अनंत असून मला अवस्था कशा असतील आता देहाचे व्यापार होताना दिसत असूनही आपण निर्विकार आहोत असे कसे म्हणतोस असे म्हटशील तर त्याचे उत्तर आहे लाटा पाण्या वाचून राहत नाहीत पण लाटात पाहता पाणीच असते पण अवस्था तरंगांचीच असते जळाची नसते माझ्या वाचून प्राणाधिकांना अस्तित्व खात्रीपूर्वक नसते त्या सर्वांना माझेच अस्तित्व म्हणजे सदत्व व्यापून असते पण नामरूपात्मक विकारांचे गुणधर्म मला लागत नाहीत सुख दुःख उद्भव लय हे विकार ज्याचे त्याला बाधतात मला नाही मी विकारापूर्वी होतो विकार होत असताना त्यांना जाणत होतो विकार लयाला जाताच मी असण्या नसण्याच्या अवस्थांमधून अस्तित्वात असतोच म्हणून मी धर्म आणि धर्मी या सर्वांना व्यापून त्या सर्वांच्या अतीत आहे त्या सर्वाचा अंत झाला तरी जसाच्या तसा राहतो अवस्था ही धर्म असून बुद्धी ही धर्मी असते जागृती स्वप्न या अवस्था तीच नेमते आणि सुषुप्ती अवस्थेत ती अज्ञानरूपी अंधकारात लीन होऊन जाते तेव्हा या तिन्ही अवस्था बुद्धीच्याच होत जागृतीच्या व्यापारात इंद्रिय विषयावर धाव घेतात त्यावेळी धर्म व धर्मी वेगवेगळे असतात मी श्रोत्र शब्द वाचा यांना अधिष्ठून असतो पण ऐकणे बोलणे यांचा मला स्पर्श होत नाही मी त्यांच्या पलीकडचा आहे त्वचा स्पर्श हात हे माझ्या वाचून वेगळेपणाने कसे असतील मला स्पर्शत्व ग्रहण दान यांच्या पलीकडेच असतो चक्षु पाय आणि रूप यांना न अनंत अशा मीच व्यापून टाकले आहे पण पाहणे चालणे या क्रिया माझ्या नाहीत जीभ शिष्ण मात्रा रस हे सर्व माझ्यामध्येच राहतात पण अन्नग्रहण पिणे रतिसुख यांचा माझ्याशी काही संबंध नाही तसेच घ्राण गुद गंध या सर्वांच्या ठिकाणी माझाच संबंध असूनही जो विसर्ग अथवा सुगंध निर्माण होतो त्याचे मला काय जन्म मृत्यू हे शरीराचे धर्म होत त्याचप्रमाणे बाल्यादी अवस्थांच्या बाबतीत म्हणता येईल पण एकदा मला माझी ओळख पटली की मला त्यांची कसलीच भीती क्षुधा तृषा हे प्राणधर्म असून त्यामुळे देहाचे पोषण होते मी मात्र परिपूर्ण असा आत्माराम आहे स्थूल रोड ही विशेषणे मला लागू नाहीत मोह शोक हे मनोधर्म असून केवळ अविवेकाने मी त्यांचा ध्याग बाळगत होतो मी केवळ निष्कलंक असून चंचलत्वादी गुणधर्म माझ्या ठिकाणी नाहीत वर्ण आश्रम हे मला कुठले हा सगळा स्थूलाचा पसारा आहे मी त्यापासून अलिप्त असून कर्मधर्म इत्यादीचा मी करता नाही अंतःकरण हे प्रमाण म्हणजे साधन असून इंद्रियांच्या द्वारा जीव विषयांचे ग्रहण करतो त्यामुळे चिदाभास जो जीव त्याला प्रमाता असे म्हणण्यात येते त्याच्यावरच करता भोगता इत्यादी आरोप केले जातात जीवाचे हे खरे स्वरूप नाही माझ्या ठिकाणी मात्र न बोलता सहजच अकर्तृत्व आले आहे मी करत नाही किंवा करवीती नाही मी भोगत नाही आणि भोगवीतही नाही मी चंचलपणे हलत नाही आणि हलवीत नाही जागृती स्वप्न सुषुप्ती अथवा जिला समाधी म्हणतात त्यांचा आणि माझा कल्पांतापर्यंत देखील अर्थार्थी संबंध येणार नाही व्यापार होत अथवा राहोत देह दुःखी असो की सुखी जन्मो की मरो माझा त्याच्याशी काय संबंध एका पिंडाचा हा स्वानुभव जाणून घेतला पण हा सर्व ब्रह्मगोल माझ्या व्यापकत्वामुळे मी व्यापून व्यापून टाकला आहे एका देहात असून सुद्धा देहाच्या आचरणापासून मी अलिप्त आहे तसा सर्व ब्रह्मांड भुवन व्यापूनही मी अलिप्त आहे मी सुखदुःखांच्या पलीकडे आहे पापपुण्यांपासून निराळा आहे चंचल पाण्यात प्रतिबिंब हलते मुख्य बिंब मात्र अचल असते बिंब क्वचित चंचल असते क्वचित निश्चल असते पण मी मात्र एकटाच असून सर्व व्यापून आकाशाप्रमाणे अलिप्त असतो हेच निरूपण श्रोत्याने पुढील समासात सावधानपणे ऐकावे हे एका पिंडाचे विवेचन स्वानुभवाने केलेले आहे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे जीवनमुक्ती लक्षणप्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ